स्वप्नांच्या मार्गावर ठेच लागली तरी पुन्हा उठण्याची ताकद प्रिय वाचक हो आजच्या या हृदयस्पर्शी कथेत मी तुम्हाला प्रेमाने आमंत्रित करत आहे एका साध्या दूधवाली मुलीच्या मनातील मोठ्या स्वप्नांचा तिच्या आशांचा आणि तिने मिळवलेल्या प्रेरणेचा प्रवास ऐकण्यासाठी ही गोष्ट आहे स्वप्नांची मेहनतीची चुकांची आणि पुन्हा उभं राहण्याच्या धैर्याची एका छोट्याशा चुका कशा संपूर्ण जग कोसळल्यासारखी वाटतात आणि तरीही मनातली उमेद पुन्हा कशी जागते याचा सुंदर अनुभव या कथेतून तुम्हाला मिळेल वाचताना तुमच्या मनातही कदाचित तुमची स्वतःची स्वप्न अपयश आणि पुन्हा उभं राहण्याचे क्षण तरळून जातील आणि म्हणूनच ही कथा तुमच्यासाठी आहे चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया एक साधं स्वप्न मोठी आशा सकाळचा मऊसा उन्हाळा हवेत ताजेपणा आणि पाटीच्या मनात स्वप्नांची दुनिया डोक्यावर ठेवलेला दुधाचा डबका हलक्या हाताने जड जसा वाटत होता तसाच तिच्या मनाला देखील काही वेगळं वाटत होतं पाटी एक साधी पण स्वप्नाळू दूधवाली मुलगी सकाळच्या पहाटे बाजाराकडे निघाली होती ताजी पांढरी दुधाची गंध तिच्या मनात आशा आणि मेहनतीची गाणी गुंफत होती आजचा दिवस वेगळा असेलच तिने स्वतःशी हळूच बोललं दूध विकून थोडे पैसे जमतील आणि मी फार्मर ब्राऊनकडून काही कोंबड्यांची फौले घेईन ती फौले सकाळी अंडी देतील आणि माझा उपजीविकेचा मार्ग मजबूत करतील तिच्या मनात स्वप्नांचा गंध होता जसं एखादी सुंदर फुलं खुलत आहेत आशा आणि कल्पनांचा संसार पाटीचा प्रत्येक पाऊल जणू तिच्या स्वप्नांना घेऊन पुढे जात होता तिने डोक्यावरील डबका थोडा बळकट धरला आणि मनात कल्पनांचे रंग उधळू लागले मी नवीन डिमिटीची फ्रॉक घालेन सुंदर चिप हॅट आणि जरा गर्वाने लोकांकडे पाहीन ती मनात हसत म्हणाली पॉलिशॉ माझी मैत्रीण नक्कीच मला बघून थोडी ईर्षा करेल तिचा चेहरा तेजस्वी झाला आणि त्या कल्पनांनी तिच्या मनाचा संसार इतका सुंदर बनवला की तिला सगळं जग सुंदर दिसू लागलं लोक माझ्याकडे पाहतील मला बोलवतील मग माझ्या कठोर मेहनतीला काही मान मिळेल पाटीने आशेने मन भरून घेतलं स्वप्नांचं तोडणं तिच्या आनंदाच्या क्षणी अचानक एक अनपेक्षित घटना घडली डबका डोक्याच्या ताणामुळे तुटला आणि ताजा दूध जमिनीवर उगाचच पसरलं त्या एकट्या थेंबासोबत तिची आशा तिचे स्वप्नसुद्धा तुटून पडली असं वाटलं तिने पाहिलं दूध सांडलेलं आणि हळूच डबका उचलून हातात धरला पण मनात तुफान वादळ उठलं होतं डोळे भरून आले पण हताशा मात्र अजूनही तिच्या हृदयात जागी नव्हती माझं स्वप्न इतकं सोपं नाही ती म्हणाली पण त्यासाठी हार मानायला काही कारण नाही नवीन उमेद थोडा वेळ पाटी तशीच उभी राहिली दूध पाहताच डोळे ओले झाले तिने स्वतःला सांभाळलं छातीवर हात ठेवून खोल श्वास घेतला हेच जीवन आहे ती म्हणाली कधीकधी मोठी स्वप्न फक्त क्षणभर चमकतात पण त्यांचा मागचा मार्ग खूप कष्टाचा असतो पाटीने मनाशी ठरवलं की ती हार मानणार नाही तिला तिच्या वडिलांकडून ऐकलेली एक म्हण आठवली चिकन्स आधी मोजू नका जेव्हा त्यांची अंडी फुटलेली नाहीत हे वाक्य तिच्या मनात जागी बसलं आणि तिला नवीन ऊर्जा दिली संयम आणि मेहनत यांचा संगम पाटीने डबका पुन्हा भरला आणि दूध साठवून बाजारात विकायला निघाली पण यावेळी तिला काहीतरी वेगळं जाणवलं स्वप्न पाहणे महत्त्वाचं आहे पण त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी संयम मेहनत आणि विश्वास आवश्यक आहे पुढच्या वेळी मी अधिक काळजी घेईन ती मनात म्हणाली स्वप्न मोठी असतात पण त्यांना टिकवण्यासाठी चिकाटी हवी तिच्या पावलांत आता एक नवा उत्साह होता एक नवी उमेद मनाला भिडणारा संदेश ही गोष्ट फक्त पाठीची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे आपण सगळे स्वप्न पाहतो योजना करतो पण यशासाठी संयम मेहनत आणि खरी प्रेरणा लागते चिकन्स आधी मोजू नका जेव्हा त्यांची अंडी फुटलेली नाहीत या म्हणीतच जीवनाचा सार आहे आपल्या स्वप्नांच्या यशाच्या वाटेवर हार न मानता सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे कारण खरा विजय त्याच्याच हातात आहे ज्याला ठाम विश्वास आणि धैर्य असतं मनाला थांबून विचार करायला लावणारा क्षण खरं सांगू का मित्रा ही गोष्ट संपते तेव्हा माझ्या मनातही एक शांत भाव उमटतो जणू पाठीचं ते सांडलेलं दूध आपल्यालाही काहीतरी शिकवून जातं आपणही कधीकधी स्वप्नांच्या उंच भरारीत इतके हरवून जातो की पावलाखालची जमीन विसरतो पण जीवन इतकं कोमल आहे की ते आपल्याला हळूच थांबवतं दाखवतं की घाई केली तर स्वप्नभंग होऊ शकतो आणि संयम ठेवला तर स्वप्न फुलूही शकतात पाटीसारखंच आपणही थोडं मागे हटून खोल श्वास घेऊन पुन्हा उभं राहायचं कारण हरवलं ते दूध असतं स्वप्न नाही मला सांग तुझ्या आयुष्यात असं काही कधी घडलंय का तुझे अनुभव मला नक्की लिही आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न पाटीच्या स्वप्नांचा मुख्य हेतू काय होता पाटीचे मुख्य स्वप्न होते कोंबड्यांच्या फौला घेऊन अधिक अंडी मिळवणे आणि त्यामुळे तिचा उपजीविकेचा मार्ग मजबूत करणे तिला तिच्या मेहनतीने भविष्य उजळ करायचे होते दोन दूध सांडण्याचा प्रसंग कथेत का महत्त्वाचा आहे हा प्रसंग दर्शवतो की अतिउत्साह आणि अतिकल्पनेत हरवणे कधीकधी नुकसानकारक ठरू शकते दूध सांडणे म्हणजे तिच्या स्वप्नांचं प्रतिकात्मक तुटणं तीन पाटीने त्या प्रसंगातून कोणता मोठा धडा शिकला तिने शिकलेला महत्त्वाचा धडा म्हणजे चिकन्स आधी मोजू नका जेव्हा त्यांची अंडी फुटलेली नाहीत याचा अर्थ परिणाम दिसेपर्यंत अति अपेक्षा ठेवू नयेत चार पाटीने निराशेनंतर पुन्हा कसा उभारी घेतली तिने स्वतःला सावरले खोल श्वास घेतला आणि मेहनत संयम आणि चिकाटी यांवर विश्वास ठेवून पुन्हा कामाला लागली तिच्यात नवीन उमेद आणि सकारात्मकता निर्माण झाली पाच ही गोष्ट वाचकांना काय संदेश देते ही गोष्ट शिकवते की स्वप्न पाहणं चांगलं असतं पण त्यांना पूर्ण करण्यासाठी संयम आणि सतत प्रयत्न गरजेचे आहेत उतावळेपणा आणि कल्पनांमध्ये हरवून जाणं कधीकधी नुकसानकारक ठरू शकतं गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक पाटीला कोंबड्या का घ्यायच्या होत्या